श्री गणेशाय नम श्लोकार्थ सव्वीसावा जो पान फूल फळ अथवा पाणी मला भक्तीने अर्पण करतो त्या शुद्धचित्त भक्ताचे भक्तीने दिलेले पान वगैरे मी स्वीकारतो नंतर दृढ भक्तीने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने हव्याच्या झाडाचे हवेचे फळ भक्ताने माझ्यापुढे केले म्हणजे मी ते दोन्ही हात पुढे करून घेतो व त्याचा देख न तोडता ते आदराने सेवन करतो हे पहा भक्तिभावाने जर मला कोणी एखादे फूल दिले तर वास्तविक पाहता ते हुंगावयाचे पण ते सोडून देऊन प्रेमाच्या भरात मी तोंडातच घालतो फार काय सांगावे फुलेशी काय परंतु मला एक झाडाचे पानही प्रिय आहे मग ते कोणत्याही झाडाचे आणि ताजे किंवा सुकलेले कसेही असो पण ते भक्तिभावाने अर्पण केलेले आहे असे पाहताच ज्याप्रमाणे एखादा क्षुधित मनुष्य अमृताने तृप्त होतो त्याप्रमाणे भक्तिभावाने अर्पण केलेले ते पान अमृततुल्य मानून मी खाऊ लागतो अथवा एखाद्या वेळेस अशी गोष्ट घडली की झाडाला कोठेच पाला नाही पण पाणी मिळण्याचे तर संकट पडणार नाही ना ते वाटेल त्या ठिकाणी फुकट मेहनतीशिवाय मिळते तेच मला मनोभावाने अर्पण करतो त्याने माझ्याकरता वैकुंठावने मोठी देवळे बांधल्याप्रमाणे व कौस्तुभमण्याहुनी तेजस्व्यसी दागिने दिल्याप्रमाणे होते त्याने दुधासारखी स्वच्छ व क्षीरसमुद्रातील लाटांप्रमाणे फुगीर व मनोहर अशी अगणित शय्यास्थाने माझ्याकरता निर्माण केल्याप्रमाणे आहेत कापूर चंदन कृष्णागरू अशा सुगंधाच्या महामेरू एवढाल्या ढिगाने माझ्यापुढे काडवाती लावून सूर्याचे दीपमाळ पाजळल्याप्रमाणे त्याने गरुडासारखी वाहने कल्पतरूच्या बागा कामधेनूंची खिल्लारे मला अर्पण केल्याप्रमाणे मला अमृताहनी गोड अशी पुष्कळ पक्वाने वाढून जो संतोष होतो तो अशा भक्तियुक्त अंतकरणाने अर्पण केलेल्या पाण्याच्या थेंबापासून होतो हे किरीटी मी पोह्यासाठी सुदामजीच्या जवळील गाठोडीच्या गाठी सोडल्या त्या तू पाहिल्या आहेस ना हे तुला सांगितलं का पाहिजे म्हणून मी फक्त एक भक्ती ओळखतो त्या ठिकाणी लहान थोर हे मनात आणत नाही आणि वाटेल त्याने भक्तीची मेजवानी केली असता आम्ही तिचा आदर करतो एरवी पत्रे पुष्पे फळे ही आमची भक्ती करण्याकरता केवळ निमित्त मात्र आहेत याशिवाय भक्तितत्वाखेरीज इतर सर्व सामग्री आम्ही व्यर्थ समजतो म्हणून अर्जुना ऐक तू आपली बुद्धी स्वाधीन करून नेहमी आपल्या मनोरूप मंदिरात माझा विसर पडू देऊ नको श्लोकार्थ सत्तावीसावा अर्जुना तू जे जे काही करतोस जे भक्षण करतोस जे हवन करतोस जे दान करतोस आणि जे जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर तू जे जे काही व्यापार करशील किंवा ज्या वस्तूंचा उपभोग घेशील अथवा ज्या पुष्कळ प्रकारच्या यज्ञाने माझे यजन करशील किंवा सत्पात्रे जी जी दाने करशील अथवा चाकर माणसास जी वेतने देशील आणि जी जी तपादी सर्व साधने व व्रते करशील ती तुझ्या हातून सहजगत्या होणारी सर्व कर्मे तू माझ्या उद्देशाने भक्ती पुरस्सर कर परंतु ती केल्याबद्दलची आपल्या मनात आठवणी राहू नये इतक्या निष्कामतेने ती सर्व मला अर्पण कर श्लोकार्थ अठ्ठावीसावा याप्रमाणे सर्व कर्मे मला अर्पण केल्यावर शुभ आणि अशुभ फल देणाऱ्या कर्मबंधनापासून तू मोकळा होशील व याप्रमाणे संन्यास योगाने तुझे अंतःकरण युक्त होऊन तू कर्मबंधनापासून मुक्त होऊन मला येऊन मिळशील मग ज्याप्रमाणे अग्नीत भाजलेल्या बीजाला अंकुर येत नाहीत त्याप्रमाणे त्याप्रमाणे मला अर्पण केलेल्या शुभाशुभ कर्माची फलप्राप्ती तुला होणार नाही अरे जर कर्म उरले तर त्याच्यापासून सुखदुःख भोगावे लागते व ते भोगण्याकरता जन्म घ्यावा लागतो तेच कर्म जर मला अर्पण केले तर लागलीच जन्ममरण चुकते आणि जन्माबरोबर त्याच्या पुढील भोगावे लागणारे श्रमही चुकतात म्हणून अर्जुना याप्रमाणे आजचे काम उद्यावर टाकलेस तर फलप्राप्तीला वेळ लागणार नाही का म्हणून सोपी अशी ही सर्व कर्मफलाचा त्याग करण्याची युक्ती तुला मी सांगितली आता या देहाच्या बंधनात न पडता व सुखदुःखाच्या सागरात न बुडता अनायासाने संतोषकारक असे जे माझे रूप त्यात मिसळून जा श्लोकार्थ एकोणतीसावा मी सर्व भूताना सारखा आहे माझा कोणी शत्रू नाही आणि कोणी मित्रही नाही परंतु जे मला भक्तीने भसतात ते माझे ठिकाणी व मीही त्यांचे ठिकाणी असतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सर्व भूतांचे ठिकाणी नेहमी सारखा असून माझ्या ठिकाणी माझे व तुझे असा भेद नाही जे अशा स्वरूपाला जे अशा माझ्या स्वरूपाला जाणतात व अहंकाराचा बिमोड करून काया मनाने कर्मे करून मला भसतात ते जगात देहाने जरी व्यापार करीत असले तरी त्यांचे चित्त इकडे असून त्यांचे चित्त इकडे नसून माझे ठिकाणी असते आणि मीही त्यांच्या हृदयात पूर्ण भरलेला असतो ज्याप्रमाणे विस्तारासह वडाचे मोठे झाड वडाच्या बीजातच असते व बीज त्या झाडातच असते त्याप्रमाणे माझ्यात व त्यांच्यात केवळ नावाचेच अंतर असते बाकी अंतस्थितीचा विचार करून पाहता ते व मी हे एकच आहोत आता लोकांचे मागून आणलेले दागिने अंगावर घालणे जसे व्यर्थ त्याचप्रमाणे त्यांचे देह धारण करणे उदासीनपणाचे असते वाऱ्याबरोबर ज्याप्रमाणे फुलाचा वास त्याचे मागोमाग जातो व देठापाशी फूल जसे वास रहित राहते त्याप्रमाणे आयुष्याची मुदत संपवण्यापुरताच तो देह धारण करतात हे पांडवा जो अभिमान म्हणून आहे तो सर्व माझी भक्ती पाहून माझ्या स्वरूपातच मिळाला श्लोकार्थ तिसावा अत्यंत दुराचारी असूनही जर एकनिष्ठपणाने माझे भजन करू लागला तर तो साधूच समजला पाहिजे कारण त्याचा विचार चांगला असतो अशा प्रेमभावाने जे मला भजतात व ज्यांना हे शरीर पुन्हा प्राप्त होत नाही ते हव्या त्या जातीचे असले तरी असोत आणि हे महावीरा त्यांचे आचरण जरी पाप आहेत पहिल्या प्रतीचे असले तरी ज्याने आपल्या आयुष्याचा शेवट भक्तिमार्गात केला आहे अरे अंतकाली जी मनाला बुद्धी होते तीच गती खरोखर पुढील जन्मे प्राप्त होते म्हणून आपल्या आयुष्याच्या शेवटचा काळ जो माझ्या भक्तीत घालवतो तो पूर्व वयात जरी दुराचरण करणारा असला तरी तो सर्वोत्तमच आहे असे समज एखाद्या मनुष्याने महापुरातच नदीच्या अलीकडच्या काठी उडी घातली मग जरी सर्व मनुष्यास तो मेलासे वाटले तरी तो न मरता जसा पलीकडील काठाला महापुरातून बाहेर निघावा व तसा तो जिवंत निघाल्यामुळे जसे त्याचे बुडाले पण व्यर्थ जावे त्याप्रमाणे पूर्व वयात केलेले पाप उत्तर वयातील ज्ञानोत्तर भक्तीने नाहीसे होते याकरता पापाचरण करणारा जरी असला तरी तो पश्चातापूर्वक तीर्थात न्हावून जर सर्व भावाने मला शरण आला तर त्याचे कुल पवित्र होते तो निर्मल कुलीनपणास पावतो व जन्मास आल्याचे फळ जी भक्ती तीही त्यालाच प्राप्त होते त्याला सर्व शास्त्रे वगैरे अवगत होतात त्याला तपांचेही आचरण केल्याचे श्रेय येते व त्याला अष्टांग व त्याला अष्टांग योग साधनाची सिद्धी मिळते पार्था फार काय सांगावे तो सर्व कर्माच्या झपाट्यातून पार पडतो व त्याचे सर्व प्रेम माझ्याच ठिकाणी असते हे किरीटी एकनिष्ठारूप पेटीत मनबुद्धीचे सर्व व्यापार भरून ती माझ्यामध्ये जो ठेवतो श्लोकार्थ एकतीसावा तो लवकर धर्मात्मा होतो व निरंतर शांतीला प्राप्त होतो सारांश हे अर्जुना माझा भक्त कधीही नाश पावत नाही हे तू पक्के जाण तो काही अवकाशाने मजसारखा होणार असा जर तुझा कदाचित समज होईल तर पहा की जो अमृतात वास करील त्याला मरण कोठून प्राप्त होणार हे बघ ज्यावेळी सूर्य उदय पावत नाही त्याच वेळेला रात्र असे म्हणतात त्याचप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय जे करणे ते महापाप आहे महा ते महापाप नव्हे नव्हे काय म्हणून हे पंडसुता त्याच्या चित्ताला जेव्हा माझा योग होतो तेव्हाच खरोखर तो माझ्या स्वरूपाला पावतो ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता यात पहिला कोणता हे ओळखता येत नाही त्याप्रमाणे जो सर्व भावाने मला भसतो तो मद्रूपच होऊन राहतो मग त्याला माझी स्थिती माझी कांती व माझी नित्यशांती शांती प्राप्त होते फार तर काय तो माझ्या जीवानेच जिवंत राहतो पार्था येथे वारंवार तेच ते काय सांगू पण जर कोणाला माझ्या प्राप्तीची इच्छा असेल तर त्याने माझी भक्ती विसरता कामा नये अरे कुळाच्या चांगुलपणाची आवश्यकता नाही चांगल्या जातीचीही अडचण नाही आणखी मग विद्वत्तेचा तरी उगीच सोस कश पाहिजे कशाला अथवा रूपाची आणि वयाची प्रतिष्ठा किंवा डौल यापैकी सुद्धा काही नको एक माझ्या ठिकाणी भक्ती नसली तर ही सर्व व्यर्थ आहेत दाण्याशिवाय रिकामी कणसे जरी पुष्कळ दाट लागली असली अथवा सुंदर शहर असून ते जर ओसाड असले तर त्याला काय करायचे किंवा मोठा तलाव असून तो जर आटला तसेच रानात एका दुःखी गोष्टी मनुष्यास दुसरा तसाच भेटला अथवा ज्याप्रमाणे वांझ फुलाने एखादे झाड फुलले असावे त्याचप्रमाणे सर्व वैभव कुल अथवा जातीचा मोठेपणा व्यर्थ होईल जसे सर्व अवयवाने युक्त शरीर असून त्यात फक्त जीव नसावा त्याचप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय त्याचे जीवन व्यर्थ होय अरे पृथ्वीच्या पाठीवर दगड नाहीत का हे पहा शिवराची अगदी दाट सावली आहे पण सज्जनाने ती निषिद्ध मानली आहे त्याचप्रमाणे जो माझी भक्ती करीत नाही त्याला पुण्य डावलून सोडून जाते लिंब हा लिंबोळ्याच्या भाराने वाकला तरी त्यापासून ज्याप्रमाणे कावळ्यांनाच सुका होतो त्याप्रमाणे माझी भक्ती न करणारा पापाची जोड करण्याकरता जगतो किंवा ज्याप्रमाणे षड्रसांनाने भरलेले खापर चव्हाट्यावर ठेवले म्हणजे कुत्र्यांच्याच उपयोगाला येते त्याचप्रमाणे जो स्वप्नातही पुण्यमार्गाचे आचरण कर जाणत नाही <clears throat> त्या भक्तिहीनाचे जिणे म्हणजे संसार दुःखाला ताट वाढून ठेवल्याप्रमाणेच होईल म्हणून उत्तम कुल नसले अथवा जातीने अंत्यज असला व पशुचाही देह प्राप्त झाला असला तरी चालेल पण भक्ती पाहिजे पहा की नखराने गजेंद्राला धरल्यावर त्याने दीनपणाने माझे स्मरण केले त्यावेळेस तो मदत प्राप्त झाल्यामुळे त्याचे पशुत्व व्यर्थ झाले श्लोकार्थ बत्तीसावा स्त्रिया वैश्य शूद्र इत्यादी पापयोनेमध्ये जरी कोणी जन्मास आले असतील तरी देखील कौतया माझा आश्रय केल्याने त्यांना उत्तम गती मिळते हे किरीटी जी आझमाहून अधम व जिचे नाव देखील घेणे उचित नव्हे अशा पापयोनेत ज्याने जन्म घेतला आहे जन्म तर अशा पापयोनेत व मूर्खपणाने तर केवळ दगड परंतु माझ्या ठिकाणी सर्वस्वी दृढ भाव आहे ज्यांच्या वाणीने माझा नामोच्चार होतो जे दृष्टीने माझ्याच रूपाचा उपभोग घेतात व ज्यांच्या मनात माझ्याशिवाय दुसरा संकल्पच नसतो ज्यांचे कान माझा गुणांवाद ऐकण्याशिवाय रिकामे नसतात व ज्यांच्या सर्व अवयवांना माझ्या सेवेशिवाय दुसरे कशाचेच भूषण नाही ज्यांच्या बुद्धीला विषयांची आठवणही होत नाही जे मला एकट्यालाच जाणतात व ज्यांना या गोष्टी प्राप्त झाल्याशिवाय जिवंत राहण्यापेक्षा मरण बरेसे वाटते हे पांडवा अशा सर्व प्रकाराने जे आपला भाव सर्वस्वी मजवर ठेवून असतात ते पापयोने जन्म घेतलेले असोत किंवा शास्त्र देखील पडलेले नसोत पण त्यांची माझ्याबरोबर तुलना केली असता ते मजपेक्षा कमी नाही हे पहा की भक्तीच्या महत्वाने दैत्याने देवानाही मागे टाकले व त्या भक्तीच्या महिम्याकरता मला नरसिंह अवतार घ्यावा लागला हे किरीटी ज्या प्रल्हादाला माझ्याकरता पुष्कळाने नेहमी छळले तो एका भक्तीने मजपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी दुसऱ्यास प्राप्त करून करून देण्यास समर्थ झाला बाकी वास्तविक पाहता त्याने दैत्य कुळात जन्म घेतलेला पण त्याच्यापेक्षा अधिक मोठेपणा इंद्रालाही प्राप्त झाले नाही म्हणून माझी प्राप्ती करून घेण्याला एक भक्ती पुरे आहे जात वगैरेची काही एक चाड नाही राजाज्ञेची अक्षरे एका कातड्याचे तुकड्यावर जरी पडली तरी त्या कातड्यापासून सर्व वस्तू प्राप्त होतात त्या अक्षरा वाचून सोन्या रुपयाला किंमत नाही तर तेथे राजाज्ञा हीच मुख्य होय व त्याच राजशिक्क्याच्या कातड्याने सर्व वस्तू विकत मिळतात त्याचप्रमाणे जेव्हा मन व बुद्धी ही माझ्याच प्रेमाने युक्त होतात तेव्हाच मोठेपणा व सर्वज्ञपणा यांचा डौल शोधतो म्हणून कुळ जात वर्ण हे निष्कारण आहे तर अर्जुना फक्त माझी भक्ती केली असता सार्थक होते ती माझी भक्ती वाटेल त्याने मनोभावाने केली असता तो पूर्वी कोणत्याही वर्णातला असला तरी चिंता नाही ओढे जोपर्यंत गंगेश मिळाले नाहीत तोपर्यंतच त्यास ओहोळ वहाळ वगैरे म्हणतात पण ते गंगेश मिळाल्यावर जसे गंगारूपच होतात किंवा लाकडे जोपर्यंत अग्नीत घातली नाहीत तोपर्यंत त्यास खैर चंदन अशी रावे असतात त्याचप्रमाणे जोपर्यंत मद्रुपता प्राप्त झाली नाही तोपर्यंत क्षत्रिय वैश्य स्त्री शूद्र अंत्यज इत्यादी जाती वेगळाल्या असतात मनोभावाने मला शरण आल्यावर जाती व्यक्ती वगैरे भेद नाहीसा होतो ज्याप्रमाणे समुद्रात मीठ घातल्यावर एकरूप होऊन जाते जोपर्यंत समुद्राला येऊन मिळाले नाही तोपर्यंत नद नदी पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी वगैरे भेद असतो त्याचप्रमाणे कोणत्याही निमित्ताने माझ्याकडे चित्त लागले म्हणजे पुरे मग सहजच मद्रुपत्व प्राप्त होते अरे परिसरात फोडण्याकरता जरी लोखंडाने स्पर्श केला तरी त्याचे लागले सोने होते हे पहा गोपीने प्रीतीच्या मिशाने माझे ठिकाणी आपले चित्त ठेवले तरी त्या मद्रूप झाल्या नाहीत का किंवा भीतीच्या योगाने कंस मद्रूप झाला नाही का किंवा माझ्याशी अखंड वैर केल्याने शिशुपालाधिक मद्रूप झाले नाहीत का अरे तसेच पांडव व यादव यास सोयरिकीच्या नात्याने व वासुदेवादिक यांना ममत्वाने माझे सायुज्य मिळाले नाही का हे धनुर्धरा नारद ध्रुव अक्रूर शुक्र आणि कुमार यांना जसा मी भक्तीने प्राप्त झालो आहे तसाच गोपीना बुद्धीने संसाला भीतीने व शिशुपालादिकांना वैरबुद्धीने मी प्राप्त झालो आहे अरे मी निर्वाणीचे स्थान आहे म्हणून मला वाटेल त्या ठे मार्गाने भक्तीने विषयबुद्धीने विरक्ततेने अथवा वैराने कोणीही प्राप्त झाला असता हरकत नाही म्हणून पार्था हे पहा की मला येऊन मिळण्याकरता येथे उपायांची उणीव नाही आणि वाटेल त्या जातीत जन्म होवो आणि माझी भक्ती करो अथवा वैर करो परंतु भक्त किंवा वैरी जे व्हावयाचे ते माझेच व्हावे अरे कोणत्याही निमित्ताने जर मला कोणी शरण आला तर मद्रुप होणे हे अगदी त्याच्या हातचे आहे सव हे अर्जुना पापयोने जन्म घेतलेले किंवा वैश्य शूद्र स्त्रिया यांनी माझी भक्ती केली असता ते माझ्याजवळ येतात श्लोकार्थ तेहतीसावा तर मग पुण्यवान असून माझी भक्ती करणारे ब्राह्मण व राजर्षी हे मला आवडतील हे कशा सांगायच पाहिजे म्हणून तू अशाश्वत व दुःखदायक अशा या मृत्यूलोकी जन्म पावला आहेस त्यासाठी माझे भजन कर मग स्वर्गलोक म्हणजे ज्यांचे केवळ इनाम गावच आणि जे मंत्रविद्येचे माहेर घरच जे सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ ब्राह्मण जे पृथ्वीवरील देवच जे ते मूर्तिमंत अवतार ज्यांच्या योगाने सर्व तीर्थांचे दैव उदय पावले आहे ज्यांच्या ठिकाणी यज्ञाचा अखंड वास जे वेदांचे बळकट कवचे व ज्यांच्या दृष्टीच्या संबंधाने सर्व ठिकाणी मंगलाची वृद्धी होते ज्यांच्या आस्थारूप ओलाव्याने सत्कर्माचा प्रसार झाला व ज्यांच्या निश्चयाने सत्य कायम राहिले ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले म्हणून त्यांच्या प्रीतीसह अग्नीला समुद्राने आपल्या ठिकाणी आश्रय दिला मी लक्ष्मीला ढकलून पलीकडे गेली व कौसुभमणी गळ्यातून काढून हातात घेतला आणि मग ज्यांच्या चरण चरणरजांच्या प्राप्तीकरता मी आपल्या उराची खळगी म्हणजे छाती पुढे केली हे नरेंद्रा माझा शांतपणाचा लौकिक कायम राहण्याकरता ज्यांच्या पावलाचे खूण मी अजून आपल्या हृदयावर बाळगले हे महावीरा ज्यांचा कोप म्हणजे काळ अग्नी रुद्र यांचे वस्तीस्थान होय व जे प्रसन्न झाले असता फुकट सिद्धी प्राप्त होतात असे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि त्यातून माझे ठिकाणी पूर्ण भक्ती करतात ते मद्रूप होतात यात सिद्ध ते काय करायचे हे पहा चंदनाच्या अंगवायूने स्पर्श केलेल्या जवळच्या कमी किमतीच्या लिंबासही जर देवाच्या मस्तकावर स्थान मिळते तर मग चंदनाचे वास्तव्य तेथे घडणार नाही अशी मनात शंका कशी धरावी अथवा त्या ठिकाणी त्याचे वास्तव्य घडले असे सांगितल्यावर खरे वाटावे नाहीतर खोटे का होईल विष प्राशन केल्याने त्यापासून होणाऱ्या दहाचे शमन होईल अशा आशेने शंकराने मस्तकावर निरंतर अर्धचंद्र धारण केला तर दहाचे शमन करणारा व पूर्ण आणि चंद्राहून सुवासने अधिक असा जो चंदन तो सर्वांगावर सहजच का धारण केला जाणार नाही किंवा रस्त्यावरील उदक जिच्यात मिळाल्यामुळे समुद्रात सहज जाऊन मिळतात त्या गंगेला समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय म्हणून ज्यांना गती व ज्ञान देणारा आणि ज्यांचे रक्षण करणारा मीच आहे त्या राजर्षींना व ब्राह्मणांना भुक्ती व मुक्ती खरोखर मीच आहे यास्तव शतावधी छिद्रांच्या नावेत बसून आपण बुडणाने अशा भरवशाने निष्काळजी कसे राहावे तसेच शस्त्रांचा वर्षाव चालला असता आपल्या दुखापत होण्याने अशा भरवशाने उघड्या अंगाने कसे फिरावे अंगावर दगड पडत असता ढाल का न पुढे करावी रोगाने ग्रस्त असता औषध घेण्याविषयी कसे उदासीन असावे हे अर्जुना चोहोकडून वडमा लागल्यावर तेथून बाहेर कसे पडू नये त्याचप्रमाणे उपद्रवासहित असलेला जो मृत्यू लोक त्यात जन्मल्यावर माझे भजन का न करावे अरे मला न भजण्याविषयी मनुष्यांच्या अंगी असे कोणते सामर्थ्य आहे त्यांच्या घरी सर्व भोग्य वस्तूंची समृद्धी असल्यामुळे ते निष्काळजी निष्काळजी झाले आहेत का का मला न भसता विद्या तारुण्य यापासून सुखप्राप्ती होईल असा प्राण्यांना भरोसा आहे तर बाबा रे जितक्या म्हणून भोग्य वस्तू आहेत तितक्या एका देहाच्या सुखाकरता उत्पन्न केलेल्या आहेत आणि पाहू गेल्या असता त्या मृत्यूलोकी देह काळाच्या तोंडात पडलेला आहे या मृत्यूलोकाच्या बाजारात दुःखरूपी माल भरलेला असून मरणरूपी माप चालले आहे त्या ठिकाणी बाजार उठण्याचे समय मनुष्यरूपाने येणे झाले आहे तर हे पंडूसुता अशा वेळी जीवाला सुख होईल असे कोणती खरेदी करता येईल हे पहा विस्तव विझून गेल्यावर राहिलेली राख फुंकून दिवा लागेल का अरे विषाचे कांदे वाटून ते पिळावेचे व त्यांचा रस काढल्यावर त्याला अमृत असे म्हणायचे व ते पिऊन ज्याप्रमाणे अमर होण्याची इच्छा करायची त्याप्रमाणे या विषयापासून होणारे जे सुख ते केवळ महत् दुःख आहे परंतु काय करावे जे अज्ञानी आहेत त्यांना त्यांचे सेवन केल्याशिवाय होत नाही किंवा पायाला झालेल्या जखमेवर डोके तोडून बांधणे जितके चांगले तितक्याच या मृत्यूलोकातील गोष्टी चांगल्या आहेत म्हणून या मृत्यूलोकी सुखाच्या गोष्टी कोणाच्या कानी पडणार आहेत विस्तवाच्या अंथरुणावर निजले असता सुखाची झोप कशी लागणार ज्या मृत्यूलोकी चंद्राला देखील क्षय लागतो जेथे असता करता सूर्यचंद्र उदयास येतात व जेथे दुःख हे सुखाचे पांघरून घेऊन जगाला छळते जेथे कल्याणाचा अंकुर फुटल्यावर लागलीच त्यावर अकल्याणाचे आच्छादन पडते व मृत्यू हा उदरातील गर्भाला देखील शोधित येतो ज्याचे चिंतन न करावे त्याचे करण्यास लागून त्या योगाने यमदूत हे प्राण्याला घेऊन जातात व कोणत्या गावी जातात याचा शोध लागत नाही अरे सर्व वाटा शोधल्या असताही जेथे माघारी येण्याची गोष्टच नाही व ज्या ठिकाणी मृत्यू पावलेल्या लोकांच्या गोष्टी हीच पुराणे तेथील अशाश्वततेचा लौकिक सृष्टी उत्पन्न करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जरी वाखाणला तरी संपणार नाही अशी ज्या मृत्यूलोकाची स्थिती तेथे जन्म घेणाऱ्या लोकांचा निष्काळजीपणा पाहून मोठे नवल वाटते हे पहा प्रत्यक्ष अथवा परलोकी होणाऱ्या लाभाच्या प्राप्तीकरता जे लोक जे एक कवडीही खर्च करीत नाहीत ते सर्व प्रकारे हानी होणाऱ्या ठिकाणी कोट्यावधी द्रव्य खर्च करतात जो प्रस्तुतकाली पुष्कळ विषय सुखात गुंतो त्याला सुखी असे मानतात व जो लोभी आहे त्याला ज्ञानी असे म्हणतात ज्याचे आयुष्य थोडे राहिले आहे व ज्याची शक्ती बुद्धी कमी झाली आहे त्याला वडील म्हणून पाया पडतात लहान मूल जो जो मोठे होते तो तो त्याचा आनंद मानतात परंतु त्याचे आयुष्य उलट कमी झाल्याबद्दल त्यांना दुःख होत नाही जन्मापासून दिवसानुदिवस काळाच्या स्वाधीन होत असतो परंतु आनंदाने वाढदिवस करून गुढ्या उभारतात अरे मर हा शब्द देखील सहन होत नाही आणि मेल्यावर तर रडतातच परंतु असलेले आयुष्य संपत चालले आहे याची मूर्खपणाने खिचगणतीही करीत नाही बेडकाला साप गिळीत असता तो जिभेने माशा धरून गिळीत असतो त्याप्रमाणे हे प्राणी कसल्या लोभाने आपली इच्छा वाढवित असतात कोण जाणे हाय हाय किती ही वाईट गोष्ट या मृत्यूलोकी सर्वच गोष्टी उलट्या घडतात तर अर्जुना तू जरी येथे यद यदृच्छेने जन्मला आहेस तरी झडकर वेगळा हो आणि ज्या योगाने माझ्या अविनाशी पदाला प्राप्त होशील त्या भक्तिमार्गाला लवकर लाग श्लोकार्थ चौतीसावा हे अर्जुना तू माझे ठिकाणे आपले मन ठेव माझा भक्त हो माझे भजन कर आणि मलाच नमस्कार कर याप्रमाणे माझे ठिकाणी चित्त स्थिर करून मतपरायण झालास म्हणजे मस मज परमेश्वरासच येऊन मिळशील तू आपले मन मजरूपी करून माझे भजन करण्याविषयी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी मीच आहे असे समजून नमस्कार कर हे पहा मनातील सर्व संकल्प नाहीसे करून जो माझ्याकडेच लक्ष ठेवतो तोच माझे पूजन करणारा असे नाव पावतो असा माझ्या योगाने संपन्न होशील त्याच वेळेस माझ्या स्वरूपाला पावशील ही माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट तुला मी सांगितली आहे अरे सर्वांना चोरून ठेवलेली अशी आमची गुप्त गोष्ट ती प्राप्त करून घेऊन तू सुखरूप होऊन राहशील संजय म्हणतो श्यामवर्ण परमात्मा व भक्तांची इच्छा पूर्ण करणारे असे जे श्रीकृष्ण ते याप्रमाणे बोलले अहो श्रोते हो ऐका रेडा ज्याप्रमाणे महापुराला न जुमानता पाण्यातच बसतो त्याप्रमाणे हा कृष्णार्जन संवाद ऐकून वृद्ध धृतराष्ट्र स्वस्थ बसला त्यावेळी संजय मान डोलावून म्हणाला आज अमृताचा वर्षाव झाला परंतु हा येथे असून शेजारच्या गावात गेला की काय तथापि हा आमचा धनी असल्यामुळे अशा रीतीने बोललो असता आमची वाणी दूषित होईल पण काय करावे याचा स्वभाव तसा आहे परंतु मुनिश्रेष्ठ व्यास ऋषीने श्री कृष्णार्जुन संवादाचा कृष्णार्जुनाचा संवाद धृतराष्ट्रास सांगण्यास माझी योजना केल्यामुळे माझे भाग्य धन्य हो इतका मनाचा निश्चय करून मोठ्या सायासाने बोलत असता संजयास असा अष्टसात्विक भाव उत्पन्न झाला की तो त्यास आवरेना त्या कृष्णार्जन संवादामध्ये चित्त घडून गेल्यामुळे स्थिर होऊन वाणी जागच्या जागी स्तब्ध राहिले आणि नखशिखांत रोमांच उभे राहिले डोळे अर्धवट उघडे राहून त्यातून आनंदाश्रू वाहू लागले मग आंतर्यामी सुखाच्या लाटा आल्यामुळे बाहेरून अंगास कंप सुटला सर्व रोमरंध्रातून निर्मळ घामाचे बारीक कण उद्भवल्यामुळे मोत्यांची जाळीच घातली आहे की काय असे वाटले या महासुखाच्या प्रेमाने जीवदशा नाहीशी झाल्यामुळे व्यासाने सोपवलेले काम तो करीनासा झाला इतक्यात श्री कृष्णार्जनांचा संवाद घो घो करीत येऊन काने पडताच त्या बोलण्याने संजयाचे देहस्थितीचा वापसा केला तो भानावर येऊन आपल्याकडे सोपवलेले काम करण्यास तयार झाला मग लागलीच डोळ्यांचे पाणी व सर्वांगाचा घाम पुसून धृतराष्ट्राला म्हणाला महाराज ऐका आता श्रीकृष्ण वाक्यरूप उत्तम बीजास संजयाच्या सात्विकतेचा बिवडक मिळाल्यामुळे श्रोत्यांना सिद्धांतरूप पिकाचा सुकाळ होईल अहो किंचित अवधान द्याल तर आनंदरूप राशीवर बसाल कारण श्रवणेंद्रियास दैवाने माळ घातली आहे म्हणून ईश्वर विभूतीची जी स्थले आहेत ती सर्व सिद्धांचे राजे भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनास दाखवतील निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात ती कथा ऐका इति श्री ज्ञानदेव ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां नवमोऽध्यायः श्लोक चौतीस सोव्या पाचशे पस्तीस समाप्त No.